झिरो बजेट नैसर्गिक शेती किंवा झिरो बजेट आध्यात्मिक शेती मार्गदर्शक कृषी ऋषी श्री सुभाष पाळेकर भाग आठवा वापसा आणि पाणी व्यवस्थापन <clears throat> मित्रांनो काल आपण वापसा हा विषय थोडा धावता धावता त्याचं एक स्पर्श केला होता मित्रांनो कदाचित अशी स्थिती येऊ शकते की जिथे धरणं आहेत आणि धरणाच्या पाण्यावर शेती होते एक तर ते धरणं गाळ्यानं बुजतील आणि पाणी इतनं प्रदूषित होईल की सिंचनासाठी ते उपयोगी राहणार नाही आजच अहवाल हा सांगतो की उजनी धरणाचं पाणी सिंचनासाठी अयोग्य आहे अयोग्य आहे म्हणजे हरित क्रांतीच्या नावाखाली किती बर्बादी झालेली आहे जीव जमीन पाणी पर्यावरणाची हे आपल्या समोर येते पाणी जीवन आहे वापसा असेल तर पाणी मरण आहे वापसा नसेल तर पाणी एकच आहे पण परिणाम वेगवेगळे आहे कृषी विद्यापीठ दावा करतात की सिंचनाशिवाय पीक येत नाही आणि दावा करतात मुळ्यांना पाणी पाहिजे पिकांना पाणी पाहिजे पाणी पितात वास्तविक कृषी विद्यापीठ खोटं बोलतात शेतकऱ्यांना फसवतात की पिकांना पाणी पाहिजे पिकं पाणी घेतात कृषी विद्यापीठांना माझा सवाल आहे तीन वर्षाच्या सततच्या दुष्काळात मराठवाड्यातल्या बागा का वाढल्यात पाणी नव्हतं म्हणून पण त्या ज्या शेतकऱ्यांच्या बागा वाढल्या पाण्याअभावी त्या शेतकऱ्याच्या बांधावरची झाडं वाढली नाहीत काय कारण आहे याचं उत्तर त्यांनी द्यावं त्याच गावात असलेल्या जंगलातले झाडं वाढले नाहीत हिरवे गाव होते काय हिरवे गाव होते याचं उत्तर त्यांनी कृषी विद्यापीठाने द्यावं किंवा सिंचन खात्याच्या मंत्र्याने द्यावं याचा अर्थ असा आहे की पाणी यांना समजलंच नाही चिंतनाचा विषय आहे चर्चेचा विषय आहे की जंगलं का वाळत नाहीत दुष्काळात बांधावरची झाडं का वाळत नाही शेतकऱ्याच्या झाडात शेतातली झाडं का वाळतात सिंचन चिंतनाचा विषय आहे चर्चेचा विषय त्याच्यावर चिंतन नाही त्याच्यावर चर्चा नाही त्याच्यावर डिबेट नाही भलत्याच विषयावर डिबेट चालते इथं पाणी जर मिळालं नाही तर माणूस जगू शकत नाही याचा अर्थ पाण्याचं आहे ते पाणी आपल्या जवळ त्याचं सुयोग्य नियोजन महत्वाचं आहे माफ करा लखनौला एक मोठी परिषद झाली उत्तर प्रदेशामध्ये फार मोठं उसाचं क्षेत्र आहे आणि त्यामध्ये काही समाज समाजसेवी लोक होते ऍक्टिव्हिस्ट होते त्यांनी आक्षेप घेतला म्हणजे ऊस पिकावर बंदी आली पाहिजे का कारण पाच टक्के ऊस ऐंशी टक्के पाणी पितो आहे पाच टक्के ऊस ऐंशी टक्के पाणी पितो आहे सत्तर टक्के कोरडव पाण्या वाचून तडफडत आहे हा सामाजिक गुन्हा आहे अन्याय मग तिथे चर्चेत मी सांगितलं की तुमचा आक्षेप अगदी योग्य आहे पण तुम्हाला जर मी असं तंत्रज्ञान दिलं की दहा टक्के पाण्यात ऊस पिकवता येतो किंबहुना जर सहाशे मिलीमीटर पाऊस पडला तर कोरडो ऊस घेता येतो तर मग तुमचा काय आक्षेप आहे का म्हणे का आमचा आक्षेप नाही दुसरा आक्षेप आला जिथं जिथं हरित क्रांती गेली त्या ठिकाणी ऊस आणि गहू आला तांदूळ आला कडधान्याचं काय आक्षेप बरोबर होता चूक नव्हता तीन फुटावर ऊस लावता पीक घेत नाही पाण्याची बर्बादी करता रासायनिक खतांनी जमिनी शाळपट करता आणि ते पिकवता जे मानवाचं खाद्य नाही ते पिकवता जे मानवाचं खाद्य नाही साखर पिकवता मग दाईचं काय कडधान्याचं काय तेलबियाचं काय जे लाखो टन आपण आयात करतो त्यांचे प्रश्न चूक नव्हते मग त्या चर्चासत्रामध्ये मी म्हटलं जर ऊस तुम्ही तीन फुटावर घेता पाण्याची बर्बादी करता इतकंच नाही जमिनी शाबड करता कडधान्य घेता येत नाही तेलबिया घेता येत नाही हे सगळे तुमचे आक्षेप सांभाळून जर माझ्या तंत्राप्रमाणे ऊस लावला आठ फुटावर त्यात कडधान्य घेतली तेलबिया घेतल्या भाजीपालाही घेतले दहा टक्के पाण्यात ऊस आला उसाचं टणे तुमच्यापेक्षा जास्त मिळालं कमी मिळालं नाही रासायनिक खताचा दाणाही नाही टाकला शेणखतही नाही टाकलं आणि जो ऊस तयार होईल त्याचं टणे सुद्धा जास्त मिळालं मग तुमचा काय आक्षेप आहे का म्हणून आक्षेप नाहीये सांगा तात्पर्य हा की महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे त्या लोकांनी जर थोडं चिंतन केलं मंथन केलं तर आज ऊस शेतीचं जे स्वरूप आहे ते आमूलाग्र बदलता येते आमूलाग्र बदलता येते प्रश्न आहे पाण्याचा आम्हा पाणी देऊन आम्हा खत टाकून तुम्ही जमिनीत शाळपड केल्या लाखो हेक्टर जमीन कारखान्यात तयार नाही होत गव्हाचे दाणे कारखान्यात तयार नाही होत जवारी कारखान्यात तयार नाही होत तर तुमची मानवाची क्षमता नाही मग जर एकूण दोन हजार पन्नास साली एकशे एकसष्ट कोटी कोटी लोकसंख्या होणाऱ्या भारताची पन्नास कोटी त्यांना जर तुम्ही प्लॅनिंग कमिशन टार्गेट देते आहे मग नियोजन काय आहे त्याचं नियोजन काय आहे नियोजन नाही आहे आणि म्हणून मित्रांनो आहे त्या पाण्याचा सुयोग्य वापर करून जीव जमीन पाणी पर्यावरणाचा विध्वंस थांबवून शाश्वत ऊस शेती केली किंवा शाश्वत फळबागा उभ्या केल्यात तर मला वाटते सगळे प्रश्न आपोआप सोडल्या जातात किंवा सोडवता येतात आणि यातला महत्वाचा भाग आहे पाणी व्यवस्थापन पाणी पाहिजे पाणी पितात मुळ्या पाण्याला पाणी दिलं पाहिजे हे सगळं तत्वज्ञान चूक आहे अव्यवहार्य आहे आणि अवैज्ञानिक सुद्धा आहे मुळात सत्य हे आहे की कोणत्याही पिकाच्या मुळीला पाणी नको धानाला सुद्धा पाणी नको उसाला सुद्धा पाणी नको धानामध्ये तुम्ही एवढं पाणी डम करता त्याची सुद्धा आवश्यकता नाही धानाची जापानी पेथड आणली रोपाई पद्धत रोप लावली आणि मग प्रचंड पाणी भरून सहा महिने पाण्याची बर्बादी काय परिणाम होतात एक किलो बासमती या पद्धतीनं पिकवल्यावर तुम्ही जेव्हा निर्यात करता युरोपला किंवा मध्य पूर्वेला बाराशे लिटर पाणी तुम्ही निर्यात करता एक किलो बासमती तयार करण्यासाठी जापानी मेथडनं म्हणजे तुमची पारंपरिक मेथड आहे पाणी देऊन पाणी भरून रोप लावणीची पद्धत बाराशे लिटर पाणी पाहिजे जेव्हा तुम्ही सुधारित बियाणं वापरता तांदळाचं भाताचं आणि एक किलो तांदूळ तयार करता पाचशे पंच्याऐंशी लिटर पाणी बर्बाद करता कारण या पारंपरिक जापानीज पद्धतीनं तुम्हाला पाचशे पंच्याऐंशी लिटर पाणी पाहिजे एक किलो तांदूळ तयार करण्यासाठी पाणी कारखान्यात नाही तयार होत आणि जो मान्सून पाणी देतो त्या मान्सूनचा सगळ्या मार्गातून बदलवलेला आहे त्या स्वरूप बदलवलेला आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळं जागतिक तापमान वृद्धीमुळं आणि जो हवामानामध्ये बदल होतो आहे त्याच्यामुळं आणि याला कारण आज म्हणजे रासायनिक शेतीमधून प्रचंड ग्रीन हाऊस गॅसेस तुम्ही सोडणार उत्सर्जन करणार कार्बन डायऑक्साईड मिथेन नायट्रस ऑक्साईडचं सेंद्रिय शेतीमधून सुद्धा ग्रीन हाऊसेस गॅसेस प्रचंड प्रमाणात सोडणार ज्या इनपुट इंडस्ट्री आहेत कारखाने आहेत खत बियाणं खतं औषधं आणि ट्रॅक्टरचे त्याच्यातूनही प्रचंड प्रमाणात तुम्ही उत्सर्जन करणार हे पाणी भरल्यावर उसामध्ये धानामध्ये तिथून मिथेन प्रचंड प्रमाणात उत्सर्जित होते तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग वाढवणार आणि मग उसाचे पातळ जाळून धानाचे आणि गव्हाचे औषध जाळून प्रचंड धूर असमानता सोडून पुन्हा तुम्ही उत्सर्जन करून ग्लोबल वॉर्मिंग वाढवणार मान्सून आपली दिशा पक्की करणार की बदलवणार आणि मान्सूनने आपलं स्वरूप बदललं आपलं रूप बदललं आपला मार्ग बदलला काय होईल याचा काही विचार आहे का आणि म्हणून मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर राष्ट्रीय चर्चा व्हायला पाहिजे राष्ट्रस्तरावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चर्चासत्र व्हायला पाहिजे खुली चर्चा व्हायला पाहिजे की पुढे आपली काय नीती असावी आणि आपला मार्ग कोणता असावा याला उत्तर आमच्याजवळ आहे याला उत्तर आमच्याजवळ आहे मैसूर जिल्ह्यामध्ये तीन वर्षापासून दुष्काळ आहे चामराजनगर मैसूर हा शिवमोगाचा काही भाग हा पट्टा त्याला मलनाड एरिया म्हणतो आपण चिकमंगलूरचा काही भाग विहिरीत पाणी नाही तलावात पाणी नाही सगळे ऊस वाढलेत कृष्णपादास्त गवड्याचा ऊस उभा हा ना ना आणि ऊसाचा आकार महाराष्ट्रात असा ऊस दाखवून द्या असा ऊस महाराष्ट्रात दाखवून द्या रासायनिक शेती करणाऱ्यांनी कोण म्हणतं पाणी पाहिजे कोण म्हणतं पाणी पाहिजे मित्रांनो इंडी तालुक्यात इंडी तालुक्या जवळचा तालुका आहे तुमच्या सोलापूरच्या सततचा दुष्काळ म्हणजे अर्धा तालुक्यात सिंचनाचं पाणी आलं अर्ध्या तालुक्यात पाण्याचा थेंब नाही पिण्याला पाणी नाही सगळ्या लिंबूच्या बागा वाढल्या आमच्या लिंबूच्या बागा जिवंत आहेत फळ्या निजत बदलेल्या आहेत मराठवाड्यात रावसाहेब गावटी इथं बसलेले आहेत जालना आणि औरंगाबादच्या मधात करमाडजवळ त्यांचं शेत आहे डाळिंबाची बाग मोसंबीची बाग सगळ्या बागा वाढल्या दुष्काळानं सगळ्या बागा वाढल्या मोसंबीच्या रावसाहेब गावठीची नैसर्गिक बाग जिवंत होती फळांनी लबडली होती आजही उभी आहे आजही उभी आहे म्हणजे चुकीचं नियोजन चुकीचं नियोजन सगळ्या प्रश्नाची उत्तर आमच्या जवळ आहे जर तुम्ही विचारली तर मिळतील आणि म्हणून मित्रांनो पाणी अत्यंत संवेदनशील विषय आहे काही प्रादेशिक संघर्षासाठी प्रादेशिक साम्राज्यवाद पसरवण्यासाठी महायुद्ध झालीत पहिलं दुसरं महायुद्ध पुढचे महायुद्ध तेलासाठी झालीत आता कदाचित महायुद्ध पुढचं झालं तर तेलासाठी होणार नाही तुमचा देश ताब्यात घेण्यासाठी अजिबात होणार नाही त्यांना कळून आलं की देश ताब्यात घेऊन काही होणार नाही आता युद्ध होतील तर पाण्यासाठी होतील लक्षात ठेव आणि म्हणून या अत्यंत संवेदनशील पाण्याच्या विषयावर सखोल चर्चा व्हावी म्हणून आपण त्याला जास्त वेळ देणार आहोत कारण उस्मानाबाद औरंगाबाद जालना बीडचा काही भाग आणि तुमचा पश्चिम महाराष्ट्राचा इंदापूर तालुका किंवा नगर जिल्ह्यातले सात आठ जिल्हे आणि तुमच्या सोलापूर जिल्ह्यातले जवळपास सगळे जिल्हे हे दुष्काळग्रस्त असतात कायमचे दुष्काळी प्रदेश आहेत यामध्ये कृषी विद्यापीठ तंत्रज्ञान अजिबात चालणार नाही त्यांनी दाखवून दिलेलं आहे की ते आता फेल्युअर झालेलं आहे आणि म्हणून आता या तंत्रज्ञानाशिवाय मला वाटतं दुसरा कोणता उपाय नाहीये हा बघा ऊस हा सावा खोडवा आहे बिना पाण्याशिवाय सावा खोडवा आणि हा तोडला एकोणीस फेब्रुवारीला माझं कंडोळी कुडल संगमाला शिबिर होतं चार हजार शेतकरी होते एकोणीसला तोडून लाख तो घेऊन आला आजही ओला आहे आजही ओला आहे ठासून भरलेला आहे ठासून भरलेला आहे दशी दिसणार नाही आणि रिकव्हरी साडे चौदा ते पंधरा साखरेची टनेज सत्तरऐंशीच्या खाली नाही शहाऐंशी झिरो बत्तीस तुमच्याच भागातली शहाऐंशी झिरो बत्तीस सहाशे एकाहत्तर शहाऐंशी झिरो बत्तीस ह्या जाती चारशे एकोणीस फॅमिली काही दिलेली आहे त्यांना आपण दिलेल्या जाती तिकडे लावण्यासाठी आणि म्हणून मित्रांनो आज आपण पाण्याचा विषय मुद्दाम महत्वाचा ठरवणार आहोत झाडाला पाणी नको सत्य हे आहे की कोणत्याही पिकाला पाणी नको कोणत्याही पिकाची पाणी मुळी पाणी पित नाही पाण्याला स्पर्शही करत नाही पाण्याला वापसा पाहिजे वापसा म्हणजे काय मी एक उदाहरण देतो म्हणजे आपोआप पटेल तुम्हाला वापसा कशाला म्हणतात जावय बापू गावाला आले आपल्या इथं जावय बापू म्हणतात काय काय म्हणता तुम्ही मग सकाळी पुरणाची पोळी दुपारी श्रीखंड बासुंडी आणि संध्याकाळी बापू नाही नाही नको आता आता नको पोट भरला आता तुम्ही कितीही आग्रह केला तर बापू खाणार पण बापूला एका खोलीत कोंडून ठेवा बाहेरून कुलूप लावा खायला देऊ नका दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जो वापसा येतो का नाही तो खरा वापसा म्हणजे मृत्यू नाही आणि जीवन नाही याच्यामधली तुम्ही जीवामृत दिलं तुम्ही बीजामृताचा संस्कार केला आच्छादन दिलं पण वापसा निर्माण केला नाही तर तुम्हाला चमत्कार मिळणार नाही तुम्ही वापसा निर्माण केला आच्छादन दिलं बीजामृताचा संस्कार केला जीवामृत दिलं नाही तर चमत्कार मिळणार नाही जीवामृती दिलं आच्छादन दिलं आणि वापसाही निर्माण केला पण बीजामृत संस्कार केला नाही तर चमत्कार मिळाला नाही म्हणजे हे जे चार तंत्र आहे झिरो बजेट आध्यात्मिक शेतीचे हे एकमेकाशी इतके जुडलेले आहेत इतके एकमेकाशी घनिष्ठ असे रुडलेले आहेत की यातून कोणालाही बात करता येत आणि म्हणून चमत्कार बघायचा असेल तर ते तुम्हाला वापसा निर्माण केलाच पाहिजे लिहा वापसा म्हणजे काय वापसा म्हणजे काय प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून हिरवी पानं दिवसभर दहा तासामध्ये जे अन्न तयार करतात हिरवी पानं दिवसभराच्या दहा तासामध्ये जी अन्न तयार करतात त्या अन्नाचा पाणी हा एक मोठा भाग आहे त्या अन्नाचा पाणी हा एक मोठा भाग आहे कृतिका नक्षत्रामध्ये कृतिका नक्षत्रामध्ये मान्सून जेव्हा हिंद महासागरामध्ये प्रवेश करतो मान्सून जेव्हा हिंद महासागरामध्ये प्रवेश करतो तेव्हा हिंद महासागर बंगालची खाडी आणि अरबी समुद्र समुद्र तेव्हा हिंद महासागर बंगालचा उपसागर आणि अरब सागर येथून सातशे घनमैल सेव्हन हंड्रेड क्युबिक माईल सातशे घनमैल बाष्प उचलतो सातशे घनमैल सेव्हन हंड्रेड क्युबिक माईल बाष्प उचलतो त्या बाष्पापासून ढगांची निर्मिती होते त्या बाष्पापासून ढगाची निर्मिती होते आणि त्यापैकी भारताच्या वाट्याला त्यापैकी भारताच्या वाट्याला एकूण पावसाच्या पाण्याचा जो कोटा ठरलेला असतो त्यापैकी भारताच्या वाट्याला एकूण पावसाच्या पाण्याचा जो वाटा ठरलेला असतो तो वाटा दरवर्षी हमखासपणे पावसावाटे आपल्याला मिळतोच तो वाटा हमखासपणे पावसाच्या माध्यमातून आपल्याला मिळतोच परंतु भारताच्या कोणत्या राज्याला परंतु भारताच्या कोणत्या राज्याला किती पावसाचं पाणी मिळावं भारताच्या राज्याला कोणत्या राज्याला किती पाणी पावसाचं पाणी मिळावं हे मात्र बंगालच्या उपसागरात बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळावर ठरतं किंवा कमी दाबाच्या पट्ट्यावर ठरतं निर्माण होणाऱ्या चक्रीवादळावर किंवा लो प्रेशर एरिया कमी दाबाच्या पट्ट्यावर ठरतं हा कमी दाबाचा पट्टा आंध्रची आंध्रचा किनारा ओलांडून हा कमी दाबाचा पट्टा आंध्रचा किनारा ओलांडून जर तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकात आला जर तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकात आला तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडतो तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडतो परंतु त्याच वेळेला विदर्भ छत्तीसगड आणि उत्तर भारत कोरडा असतो त्याच वेळेला विदर्भ छत्तीसगड आणि उत्तर भारत संपूर्ण कोरडा असतो विदर्भ छत्तीसगड आणि उत्तर भारत संपूर्ण कोरडा असतो कारण सागर बाष्प कोणीकडे आणलं असते तुमच्याकडे आणलं असते मराठवाड्या आणि पश्चिम महाराष्ट्राकडे परंतु हाच कमी दाबाचा पट्टा जेव्हा ओडिशाची किनारपट्टी ओलांडतो ओडिशा राज्याची परंतु हाच कमी दाबाचा पट्टा जेव्हा ओडिसा राज्याची किनारपट्टी ओलांडतो तेव्हा मात्र विदर्भ छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि संपूर्ण उत्तर भारत दमदार पाऊस होतो भरपूर पाऊस पडतो पण त्यावेळी तुमचा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा कोरडा असतो म्हणजे हा कमी दाबाचे पट्टे कोण्या दिशेने जातात त्यावर पावसाचं वितरण अवलंबून आहे पाऊस तेव्हाच मिळतो भारताच्या वाट्याला जेवढा निसर्गानं पाऊस ठेवलेला आहे त्यात एक लिटरी कमी होत नाही पण वितरण काय होतं बिघडतं अरबी समुद्रातून आणि हिंद महासागरातून अरबी समुद्रातून आणि हिंद महासागरातून मान्सूनचे मेघखंड ढग नाही केवळ मेघखंड खंड असतात ढगांचे मान्सूनचे मेघखंड जेव्हा सह्याद्रीला खेटून वर चढतात सह्याद्रीवर माथ्यावर तेव्हा त्या ढगातील ऐंशी ऐंशी नव्वद टक्के पाऊस कोकणपट्टीत रिचवलेला असतो घाट माथ्यावर रिचवलेला असतो आणि मग खाली ढग खाली उतरतात खाली झालेले ढग जेव्हा घाटमाथ्याहून खाली उतरतात ते कोरडे असतात आणि मग पश्चिम महाराष्ट्रात सांगली साताऱ्याचा काही भाग याला मानदेश म्हणतो आपण पूर्ण सांगली जिल्हा मानदेश पूर्ण पुणे जिल्हा वरचा भाग सोडला पश्चिमेकडचा पूर्ण नगर जिल्हा पूर्ण सोलापूर जिल्हा नाशिकचे चार जिल्हे पूर्ण कोरडे असतात पाऊस पडत नाही सोबतच मराठवाड्याचा उस्मानाबाद बीड बीडचा अर्धा भाग पूर्ण उस्मानाबाद जिल्हा बीडचा अर्धा भाग जालना औरंगाबाद आणि बुलढाणा जिल्हा हा सुद्धा दुष्काळात मोडतो पर्जन्य छायेमध्ये मोडतो परंतु ज्या ज्या ठिकाणी दाट जंगल आहे तिथे मात्र काहीतरी पाऊस पडतोच कारण त्या भागातल्या हवात हवेत त्या जंगलातल्या झाडांनी त्या भागातल्या हवेत त्या जंगलातल्या झाडांनी मोठ्या प्रमाणात बाष्प बाष्पीभवनाने सोडलेलं असतं ट्रान्सपिरेशन प्रोसेसने सोडलेलं असतं त्या भागातील जंगलातल्या झाडांनी बाष्पीभवनाच्या माध्यमातून पानातून मोठ्या प्रमाणात हवेत काय सोडलं असतं बाष्प सोडलं असतं ते बाष्प ढग खेचून घेतात ते बाष्प रिकामे झालेले ढग खेचून घेतात याला सॅच्युरेशन प्रोसेस म्हणतात आणि ढग जड झाले की काय पडतो मग पाऊस पडतो आणि ढग जड झाले ओथमले की पाऊस पडतो त्याला ओथमने म्हणतात सॅच्युरेशन म्हणजे ओथमने चाळीस वर्षाचं एक झाड एक वृक्ष एका दिवसाला हवेत दोनशे लिटर पाणी सोडतो बाष्पीभवनाने चाळीस वर्षाचा एक वृक्ष एका दिवसाला हवेत बाष्पीभवनाने ट्रान्सफरेशन प्रोसेसने पाना वाटे किती सोडतो दोनशे लिटर पाणी सोडतो याचा अर्थ जेवढे जास्त वृक्ष लागवड होईल याचा अर्थ जेवढी जास्त वृक्ष लागवड होईल घनदाट जंगलात उभे होतील तेवढं पाण्याचं बाष्पाच्या रुपानं उत्सर्जन वाढेल हवेमध्ये जेवढे झाडांची संख्या वाढतील जंगल वाढतील तेवढं पानातून होणारं बाष्पांचं उत्सर्जन सुद्धा वाढेल आणि त्या बाष्पाने ढग सुद्धा ओथमतील त्या बाष्पानी ढग सुद्धा ओथंबतील आणि हमखासपणे तिथे पाऊस पडेल म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल झाडे लावावी नक्की आपण काय काम करतो झाडं तोडत आहोत ना आता त्यासाठी काय करायचं लिहा भारतामध्ये तेहतीस टक्के जंगल पाहिजे तर पर्यावरण आपण राखू शकतो पर्यावरणाचा होणारा रास आपण रोखू शकतो आणि आज फक्त अकरा टक्के जंगल भारतात आहे जे आकडे आहेत ते खोटे आहेत खरे आकडे अकरा टक्क्याचेच आहेत म्हणजे बावीस टक्के तूट आताही आहे जंगलांची आणि गार्गिल रिपोर्टप्रमाणे इथे जंगलातील झाडं लावायची आहेत म्हणजे खाद्य सुरक्षा धोक्यात आणायची आहे म्हणजे खाद्य सुरक्षा धोक्यात आणायची आहे कारण दोन हजार पन्नासमध्ये एकशे एकसष्ट कोटी लोकसंख्या होणार आहे दोन हजार पन्नासमध्ये एकशे एकसष्ट कोटी लोकसंख्या होणार आहे भारताची आणि पन्नास कोटी टन मेट्रिक टन आपल्याला धान्य पाहिजे आहे प्लॅनिंग कमिशनच्या नुसार पन्नास कोटी टन आपल्याला धान्य पाहिजे आज पंचवीस कोटी टन आपण पिकवत आहोत आणि आपल्याकडे बेचाळीस कोटी एकर कल्टिवेटेड लँड आहे हिंदुस्थानामध्ये फक्त बेचाळीस कोटी एकर लँड जमीन म्हणजे आता वनीकरणाला आपल्याकडे जागा नाही पहिलेच तोट्यात काम आहे म्हणजे वनीकरणासाठी आपल्याला जागा उपलब्ध करता येणार नाही परंतु परंतु फळझाडांचे पंचस्तरीय मॉडेल जर आपण उभे केले जसं आपण आता आज बघणार आहोत झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये फळझाडांचे पंचस्तरीय घनदार जंगल आपण उभी केलीत फळझाडांची पंचस्तरीय घनदार जंगल आपण उभी केली तर नक्कीच तेहतीस टक्के आपण टार्गेट प्राप्त करू शकतो आणि नक्कीच तेहतीस टक्के जंगलांचं टार्गेट आपण प्राप्त करू शकतो आणि सोबत लोकांना फळं उपलब्ध करून खाद्यान्न समस्या सुद्धा सोडू शकतो मित्रांनो एक चक्र बघायचं आपल्याला आणि ते प्रत्यक्ष आपले मॉडेल आहेत ते तुम्हाला सांगतील ते चक्र कसं काम करतं जलचक्र म्हणूया आपण त्याला जसं आपण धरणाकडे बघतो पाणी किती आहे विहिरीत बघतो पाणी किती आहे तलावात पाणी किती आहे आपण बघतो पण हे जलस्रोत उद्या आटणार आहे एक तर धरणं गाळानं भरणार आहे पाणी सिंचनाला योग्य राहणार नाही सर्टिफिकेट घेतल्याशिवाय पाणी वापरता येणार नाही अशी स्थिती येणार आहे म्हणजे आपल्याला वेगळा पर्याय बघावा लागणार झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये तलावात किती पाणी आपण बघत नाही धरणात किती पाणी आपण बघत नाही विहिरीत किती पाणी आपण बघत नाही ईश्वरानं आपल्याला एक महासागर दिलेला आहे त्याचा उपनाप करणार आहोत तो महासागर म्हणजे हवा तो महासागर म्हणजे हवा हवा पाण्याचा महासागर आहे पावसाळ्यामध्ये नव्वद टक्क्याच्या वर सापेक्ष आर्द्रता असते म्हणजे शंभर लिटर हवा आहे तर नव्वद लिटर काय पाण्याची वापस आहे हिवाळ्यामध्ये पासष्ट टक्के सापेक्ष आर्द्रता रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे शंभर लिटर हवा आहे तर पासष्ट लिटर काय पाणीच आहे आणि उन्हाळ्यामध्ये पस्तीस टक्के रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे शंभर लिटर पाण्यामध्ये हवेमध्ये पस्तीस लिटर पाणीच आहे उलट मे महिन्यामध्ये पुन्हा आर्द्रता वाढते जेव्हा आपली मान्सूनचे ढग आपल्याकडे खेळतात हा महासागर दिलेला माझा तलाव आणि धरणे बांधणाऱ्यांना प्रश्न आहे की सिंचनासाठी जर धरणं असतील तर सह्याद्रीच्या पहाडावर ऐन उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये जगात सगळे जलस्तर सुकलेले आहेत विहिरी तलाव सगळ्या सुकलेले आहेत नद्या सुकलेल्या आहेत मुळ्या कुठे खोल गेल्या नाही कातळाच्या फटीत दबलेल्या आहेत पावसापर्यंत पाण्यापर्यंत कोणतीही मुळी गेलेली नाही आणि तरीही घनदार जंगल हिरवे गाळ फळाने लगबलेले उभे आहेत कुठून पाणी घेतात या प्रश्नाचं उत्तर कृषी विद्यापीठाने द्यावं मित्रांनो हे सगळे जंगल यावेळेस पाणी हवेतून घेतात आश्चर्य वाटेल तुम्हाला पण पाणी हवेतून घेतात हवेतलं पाणी खेचून घेण्याचं काम दोन तत्व करते एक म्हणजे ह्युमस आणि दुसरं म्हणजे आच्छादन द्या हवा पाण्याचा महासागर आहे हवा पाण्याचा महासागर आहे पावसाळ्यामध्ये शंभर लिटर हवेमध्ये नव्वद लिटर पाणी असतं बाष्पाच्या रूपात पावसाळ्यामध्ये शंभर लिटर हवेत किती असतं नव्वदच्या पाणी पाणी असतं म्हणजे नव्वद टक्के आर्द्रता असते हिवाळ्यात पासष्ट टक्के आर्द्रता असते आणि पावसाळ्यात पस्तीस टक्के आर्द्रता असते का उन्हाळ्यात म्हणजे हवा पाण्याचा महासागर आहे एका वाक्यात हवा पाण्याचा महासागर आहे आणि हवेतलं हे पाणी खेचून घेण्याचं काम या हवेतलं हा पाण्याचा महासागर खेचून घेण्याचं काम आणि मुळीला उपलब्ध करण्याचं काम हवेतला पाण्याचा हा महासागर खेचून घेण्याचं काम आणि मुळांना उपलब्ध करण्याचं काम ह्युमस करतो आणि आच्छादन करतो ह्युमस करतो आणि आच्छादन करतो एक किलो ह्युमस एका दिवसाला चोवीस तासात एक किलो ह्युमस दिवसाच्या चोवीस तासात हवेतून सहा लिटर पाणी शोषून घेतो हवेतून सहा लिटर पाणी शोषून घेतो आणि मुळांना उपलब्ध करतो आणि मुलांना उपलब्ध करतो हा युमास फक्त बजेट शेतीतच निर्माण होतो हा युमास फक्त झिरो बजेट शेतीतच निर्माण होतो रासायनिकमध्ये त्याचा नाश होतो आणि सेंद्रिय शेतीमध्ये त्याचा नाश होतो आपण ते चक्र बघणार आता तसेच काष्ट आच्छादन रात्रीला तसेच काष्ट आच्छादन रात्रीला हवेतून मोठ्या प्रमाणात आर्द्रता खेचतात हवेतून मोठ्या प्रमाणात आर्द्रता खेचतात आणि आच्छादनाखाली असलेल्या पिकांच्या मुळ्यांना उपलब्ध करतात आणि आच्छादनाखाली असलेल्या पिकांच्या मुळ्यांना उपलब्ध करतात आता लिहू नका मी एक उदाहरण देतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला ते पक्क कळेल हे बघा मे महिन्यामध्ये अठ्ठेचाळीस अंश उष्णतमान भर उन्हामध्ये तुम्ही जंगलात जा वाळलेल्या गवताची एक पेंडी पडलेली आहे पेंडी म्हणता का काय म्हणता पेंडी पडलेली आहे ती उचला आणि ती हातानं मोडा त्वरित मोडते कारण त्यामध्ये ओलावा त्या पेंडीखालची माती बोटानं उकरा हे तुमचा त्वचा सांगते की अजिबात तिथे ओलावा नाही पेंडी ठेवून द्या आणि घरी वापस दुसऱ्या दिवशी प्रातः काळी चार वाजता तिथे जा किती प्रातः काळला चार वाजता पहाट ती पेंडी हातात घ्या मोडण्याचा प्रयत्न करा तुटत नाही ओलावा आहे त्या खालची माती उकरा बोटाला स्पर्श ज्ञान सांगते की ओलावा आहे पेंडी ठेवून द्या आता माझा प्रश्न आहे सिंचन नाही पाऊस आला नाही कोणता कालवा गेला नाही ठिबक नाही ओलीत नाही कॅनॉल सिंचन नाही सिंचनाचा कोणताही भाग नाही पाऊस पडला नाही हा ओलावा कुठून आला याचा अर्थ याचा अर्थ रात्रभरात त्या आच्छादनाने मोठ्या प्रमाणात पाणी खेचलं आणि मुळीला काय होतं आता हे चक्र कसं चालते आपण बघूया थोडं बालकांना लक्ष द्या लुक ॲट द बोर्ड आता हे डाळिंबाची बाग आहे आता मला पंचायत आहे डाळिंब म्हटलं तर तिकडे जास्तवाले रागावतात द्राक्ष म्हटलं तर ते ऊसवाले टाकूनच पाहतात तर समजा ऊसाच्या डाळिंबाच्या द्राक्षाची आणखी काय असेल ते आणि मोसंबी नाही म्हटलं तर घावते रागावते म्हणून मोसंबी आहे आता आपण इथं आच्छादन भरलं आणि हा हिमास तयार झाला आता या डाळिंबावर आपण इथं काय घेतला शेवया घेतला शेवळ्यानं एक काम केलं डाळिंबाच्या पानांना किंवा द्राक्षाच्या वेलींना पूर्ण सूर्यप्रकाश सहन होत नाही त्यांना ऊन प्रकाशाची खेळ पाहिजे म्हणजे ऊन सावली पाहिजे पूर्ण सूर्यप्रकाशाची तीव्रता असते सात हजार ते बारा हजार फूट कॅन्डल इंटेन्सिटी तीव्रता द्राक्षाच्या पानांना आणि डाळिंबाच्या पानांना पाच हजार ते सात हजार फूट कॅन्डल पाहिजे म्हणजे हलणारी सावली जेव्हा सूर्यप्रकाशात पानं असतात पर्णछिद्र मोकळे असतात आणि हे सगळे गेटमॅन झोपलेले असतात कारण ते संजीवक निर्माण होत नाही सकाळी विषय झाला पण त्याला जर सात हजार पाच हजार फूट कॅन्डल आपण इंटेन्सिटी उपलब्ध केली सूर्यप्रकाश तीव्रता तर या स्टोमॅटा जो पर्णक्षेत्र याचं उघडसाप मोकळी होते आणि मग काय होतं जी बाष्पीभवनाचा वेग आहे तो थांबतो कमी होतो होतो आणि मग काय होईल की डाळिंबाच्या पानाने हा ओलावा बाहेर सोडला बाष्पीभवनानं या शेवग्याच्या पानांनी हा ओलावा अडवला अडवल्यावर जसं कोणी हवेला अडवते ओलाव्या वाहत्या हवेला जसं कोणी अडवलं एखादं आपण झाड ठेवलं तर तिथे हवा गिरकी मारते आणि मग तिथं भोवरे तयार होतात तसं याने अडवल्याबरोबर त्या बाष्पाचा असा भोवरा तयार होतो आणि जसा भोवरा तयार होतो हे बाष्प खाली येतं आणि ह्या जो आच्छादन आहे त्याला काय करतं खेचून घेतं हा ह्युमस त्याला खेचून घेतो आणि मग पुन्हा मुळी वाटे कुठे जातं पानात जातं पाना वाटे कुठे येतं बाष्प आहे आपल्या आच्छादनाकडे आणि ह्युमसकडे म्हणजे आदरता चक्र तिथंच तिथंच खेळत राहतं आपल्याला विहिरीत किती पाणी आहे याचा विचार करण्याची आवश्यकता नाही आणि तुमचे धरणं भरले काम आहे याची उपद्व्याप करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आमच्या कृष्णपाचा जिवंत आहे इंडी तालुक्यातले आमचे लिंबू जिवंत आहे आणि रावसाहेब घावटेचा डाळिंब आणि मोसंबी जिवंत होती बाकी सगळे रासायनिकले वाढले होते लक्षात ठेवा मित्रांनो यासाठी जे पॅकेज आहे ते पॅकेज फार महत्वाचं आहे दिल्लीचे पॅकेज काही कामाचे नाही आणि मुंबईचे पॅकेज काही कामाचे नाही निसर्गाचे पॅकेज आपल्याला काम येणार आहे आणि म्हणून आपल्याला या मॉडेलची निर्मिती करायची आहे वापसा हे अत्यंत महत्वाचं काम करणार आहे यामध्ये भूमिका लिहा वापसा म्हणजे काय हा लिहिलाय हो, लिहिलाय पण विस्तार कुठे बाळा तुम्ही लिहा मुळामध्ये म्हणजे बेसिकली हवेमध्ये असणारी आर्द्रतेचं प्रमाण हवेमध्ये असणारं आर्द्रतेचं प्रमाण दिवसाचं हवेचं तापमान दिवसा वाहणाऱ्या हवेचा वेग दिवसा वाहणाऱ्या हवेचा वेग त्या दिवशी असणाऱ्या उन्हाची तीव्रता intensity of the solar light त्या दिवशी उन्हाची असणारी तीव्रता प्रति वर्ग फीट म्हणजे चौरस फीट प्रति चौरस फीट जागेवर असणारी पानांची घनता झाडांच्या पानांची घनता प्रतिस्वस्फूट जागेवर असणारी पानांची घनता झाडांच्या पानांचा बाष्पीभवनाचा वेग झाडांच्या पानांचा बाष्पीभवनाचा वेग केलं जमिनीवर असणाऱ्या आच्छादनाची घनता जमिनीवर असणाऱ्या आच्छादनाची घनता त्या आच्छादन काष्टामध्ये असणारं कार्बन कार्बन नत्राचं गुणोत्तर त्या आच्छादनामध्ये असणाऱ्या कर्ब नत्राचं गुणोत्तर CN ratio carbon nitrogen ratio कर्ब नत्राचं गुणोत्तर सीएन रेशो कर्ब आणि नत्राचं गुणोत्तर म्हणजे आपसातलं त्यांचं प्रमाण जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कार्बन जमिनीमध्ये असणारा सेंद्रिय कार्बन आणि जमिनीची जलधारणा क्षमता काय म्हणतो त्याला आपण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जमिनीची जलधारणा क्षमता या सगळ्या बाबीवर जमिनीमध्ये वापसा किती आहे ही स्थिती ठरते जमिनीमध्ये वापसा किती आहे ही स्थिती ठरते हे सगळे कारक घटक हे सगळे कारक घटक एकमेकावर सतत परिणाम करत असतात आणि त्याचा प्रभाव वापशावर पडतो आणि त्याचा प्रभाव वापशावर पडतो जमिनीच्या पृष्ठभागावर असलेले हवेचं तापमान जेव्हा जमिनीच्या पृष्ठभागावर असलेल्या हवेचं तापमान जेव्हा पंचवीस ते बत्तीस अंशतांश शतांश असतं पंचवीस ते बत्तीस अंशतांश शतांश असतं आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता जेव्हा पासष्ट ते बहात्तर टक्के असते हवेतील सापेक्ष आर्द्रता म्हणजे त्याला काय म्हणतो आपण वाफेचं प्रमाण पासष्ट ते sixty five to seventy two percent असते आणि जमिनीच्या आतमध्ये दोन माती कण समूहांच्या दरम्यान दोन माती कण समूहांच्या दरम्यान दोन माती कण हा मातीचा कण एकटा नसतो तो काय असतो त्याचे कोलाईस असतात समूह असतात आणि दोन समूहांच्या दरम्यान ज्या खाली पोकळ्या असतात ज्या रिकाम्या पोकळ्या असतात त्या रिकाम्या पोकळ्यात पाण्याचं अस्तित्व अजिबात नको पाण्याचं अस्तित्व अजिबात नको तर पन्नास टक्के पाण्याची वाफ पन्नास टक्के पाण्याची वाफ आणि पन्नास टक्के हवा पन्नास टक्के पाण्याच्या वाफेची रेणू आणि पन्नास टक्के हवेचे रेणू यांचं संमिश्रण असेल यांचं संमिश्रण असेल तर वापसा निर्माण होतो याचं संमिश्रण असेल तर वापसा निर्माण कळलं का तुम्हाला कोणकोणत्या कंडिशन आहेत ते आता आपण बोर्डवर बघूया हा मित्रांनो जरा इकडे आता तुमचं चर्चा झाली असेल तर फुसत असेल तिकडे पहा हा मातीचा कण आहे हा मातीचा कण अतिशय सूक्ष्म असतो आपल्या डोळ्यांनी दिसत नाही अनव्हिजिबल सूक्ष्मदर्शक केंद्राच्या खाली बघाव्या लागतो त्या मातीच्या कणाच्या पृष्ठभागावर एक दाब असतो एक ताण असतो ज्याला पृष्ठभागीय ताण म्हणतात सरफेस टेन्शन पॉवर म्हणतात या ताणाचं एकच काम आहे जिथे कुठे ओलावा असेल तो खेचून घेईल मी तुम्हाला उदाहरण सांगतो की वाळलेलं मातीचं ढेकूल आहे ते तुम्ही असं ठेवा आणि त्याच्यावर दोन तीन पाण्याचे थेंब टाका जसे थेंब स्पर्श करतात सन्न आवाज त्याने ताबडतोब हे कोण काम करतं सरफेस टेन्शन पावर करतं पृष्ठभाग येतात तुम्हाला एक आठवतं का काही वर्षाआधी आपल्या महाराष्ट्रात एक निवडणूक होती आणि त्या निवडणुकीच्या काळात गणपती बाप्पा दूध पिले होते आठवतं काय हा ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रात निवडणुका असतात गणपती बाप्पा दूध पितातच तर हा चमत्कार स्टेशन केला होता सर्वे स्टेशन पॉवरने केला होता हा पृष्ठभागीय येतान बत्तीस पासून तर तेहतीसशे अॅटमॉस्फिअर एवढा असतो त्याची विविध तरलता असते आणि या पृष्ठभागावर एक लाल कंगन आहे आहे ना लाल रंगाचं आणि त्या लाल कंगनावर दुसरं एक काळं कंगन आहे ना शेवटल्या कंगनाला ही मुळी स्पर्शून गेलेली आहे आणि शेवटल्या कंगनावर आपले हे सूक्ष्म जीवाणू बसलेले आहेत कोणते आपलं हा जे पीएसबी आहे phosphate solubilizing bacteria Bacillus siliceus आहे ना हे सगळे जीवाणू जे पकवणारे बडवणारे स्वयंपाक करणारे शेवटल्या कडेवर आपला स्वयंपाक करतायत आता बघा हा पृष्ठभाग आणि ही पहिली कंगन याच्यामध्ये जी पोकळी आहे तिथं पाणी नाही तिथं हवा आहे लक्षात ठेवा पाणी नाही हवा आहे दोन कंगण आहे या दोन कंगणाच्या मध्ये जी पोकळी आहे तिथे हवा नाही तिथं तिथं पाणी नाही हवा आहे आणि हे जे कंगण आहे त्या कंगणामध्ये पाणी नाही बाष्प आहे काय बाष्प आहे बघा पाणी कुठंच नाही पाणी कुठंच नाही म्हणजे त्या ज्या पोकळ्या आहेत पृष्ठभाग आणि कंगण याच्यामध्ये तिथेही पाणी नाही तिथं हवा आहे दोन कंगणामध्ये पोकळी आहे तिथेही पाणी नाही हवं आहे आणि हे जे दोन कंगण आहे याच्यामध्ये सुद्धा पाणी नाही त्याच्यामध्ये काय आहे बाष्प आहे आणि ही मुळी या शेवटल्या कंगनाला स्पर्शून जाते तेव्हा ती या जीवाणूंनी पकवलेलं म्हणजे नॉन अवेलेबल टू अवेलेबल उपलब्ध स्थितीत तयार झालेलं अन्न द्रव्य इथून घेते या शेवटल्या कंगणातून ती काय घेते पाण्याचे बाष्प घेते पाणी घेत नाही बाष्पाचे रेणू उचलते आणि या हवेतून काय उचलते प्राणवायू उचलते प्राणवायू उचलते मित्रांनो या सूक्ष्म जीवाणूंना कारण ते हवेवर जगणारे जीवाणू आहेत अरोबिक बॅक्टेरिया आहेत ते हव्याशिवाय जगू शकत नाही त्यांना प्राणवायू पाहिजे प्राणवायूशिवाय ते जगू शकत नाही हे जे केशमुळे आहेत त्याचे रूट्स आहेत त्यांना सुद्धा प्राणवायू पाहिजे प्राणवायू जगत नाही आणि ओलाव्याशिवाय ते जगू शकत नाही बाष्पाशिवाय जगू शकत नाही आता काय होतं तुम्ही शनिवारी बटन दाबलं मोटारीचं आणि पुढल्या शनिवारी बंद करता म्हणजे कुठे तालुक्यात आठ दिवस कुठं तालुक्यात आणि तिकडून वापस आले आपल्या शेतातून गच्च भरून पाणी बाहेर निघते आहे शेजारच्या शेतातून नाल्यात चाललाय आपलं समाधान नाही एक दगड उचलता आणि उसाच्या फळात टाकता डुपकून आवाज आला आपलं समाधान आता कुंभस्नान आता जेव्हा तुम्ही पाणी भरता हे पाणी आतमध्ये शिरते आणि यातली हवा कुठे जाते हवेत निघून जाते मग हे सगळ्या पोकळ्या पाण्याने भरून जातात ही पोकळी पाण्याने भरून जाते ही पोकळी पाण्याने भरून जाते सगळ्या पोकळ्या पाण्याने भरून जातात आणि त्यामधली हवा वर निघून जाते आता हवा नाहीये प्राणवायू तिथे नाहीये अशा स्थितीत हे वर येणारी हवा आवाज करते बुड बुड बुड बुड बुड म्हणजे आता हवा नाही आहे मुळ्यांना प्राणवाय मिळणार नाही आणि त्या जीवाणूंना प्राणवाय मिळणार नाही जीवाणू मरतील हवा मुळ्या सुद्धा मरतील अन्न वर जाणार नाही तुझे उसाचे पानं पिवळे पडतील डाळिंबाचे पानं पिवडतील आणि तुझा उसही मरेल आणि तू सुद्धा बुड बुड बुड बुड बुड तू सुद्धा बुडतील तू सुद्धा बुडतील आणि उसाचे पानं हिरवे पिवळे पडले किमान कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ येतात अरे हा उसाचे पानं पिवळे आहे असं वाटते किती किलो युरिया दिला होता चार बॅग अजून दहा बॅग यांचं काय जाते सहावा वेतन आहेच पण शेतकरी मिला कृषी विज्ञान अज्ञान आहे ज्ञान नाही विज्ञान नाही लक्षात ठेवा मित्रांनो हे होण्याचं कारण म्हणजे वापसा नाहीये लक्षात समजलं का आता डुबुक पाणी देण्याची आवश्यकता नाहीये अत्यंत कमी पाण्यात कमी पाण्यात ऊस जगतो अत्यंत कमी पाण्यात लिहून देतो मी बॉन्डवर अत्यंत कमी पाण्यात लिहून देतो हे धरणं हे सगळा उपद्रव बंद झाला पाहिजे बंद झाला पाहिजे अत्यंत कमी पाण्यात ऊस जगतो मित्रांनो वापसा कळला का आता लिहा वापसा घेणारी मुळी कुठे असते लिहा वापसा घेणारी मुळी कुठं असते लिहा दुपारी बारा वाजता दुपारी बारा वाजता कोणत्याही झाडाची सावली कोणत्याही झाडाची जी सावली पडते त्या सावलीच्या शेवटल्या सीमेवर त्या सावलीच्या शेवटल्या सीमेवर अन्न आणि वापसा घेणारी मुळी असते कोणत्याही झाडाची दुपारी बारा वाजता जी सावली पडते त्या सावलीच्या शेवटल्या कडेला वापसा देणारी मुळी असते हे झाड आहे झाडाची दुपारी सावला सावली इथे पडते सावलीची शेवटला कडा आहे हे मुळी आहे मुळीचं तोंड या सावलीच्या कडेवर आहे आणि पाय खोडाजवळ आहे आता मला सांगा पाणी तोंडात पडलं पाहिजे का पायावर पडलं पाहिजे तोंडात पडलं पाहिजे तुम्ही कुठे देता पायावर कृषी विद्यापीठ सुद्धा तुडुंब भरलेले वाफे असतात तुडुंब भरलेले मित्रांनो या ठिकाणी मुळी आहे या ठिकाणी पाणी दिलं तर ते त्या तोंडात तुम्ही टाकलं किती पाणी प्यावं हे मुळीनं नाही ठरवलं तुम्ही ठरवलं हा अधिकार मुळीच आहे तुमचा नाही कोणाचा आहे अधिकार मुळीच आहे तुमचा नाही छोटस बालक अबोध बालक काही समजत नाही अबोध आहे आई त्याला भरवते मोठ्या मजेनं खाते आणि पोट भरल्यावर त्यानं आईनं ना हा चिवचा काऊचा अह अह नाका त्या शेवटी रडते पण खात नाही म्हणजे किती मी खावं किती प्यावं याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्वतःचा बालक सुद्धा राबवतो पाण्याने होत भरलाय गाय सोडून द्या अख्खं घाऊत नाही पीत जितने घूट प्यायचे आहे तेवढेच <clears throat> याला कारण <clears throat> निसर्गानं प्रत्येकाला अधिकार दिलाय मला किती पावं खावं किती प्यावं याचा निर्णय घेण्याचा तसंच मुळीने किती वापसा घ्यावा किती पाणी प्यावं याचा अधिकार या मुळीचा आहे तुमचा नाही आणि कृषी विद्यापीठांचा नाही इतकं इंकर्सींचं पाणी द्या कोण ठरवले हे मुळी ठरवेल तुम्ही नाही आणि म्हणून जेव्हा तुम्ही या सीमेवर पाणी देता वापसाने राहत वापसाने राहत कारण निर्णय तुम्ही घेतला आहे मुळीनं नाही परंतु या सीमेच्या म्हणजे सावलीच्या शेवटल्या कडेच्या सहा ते नऊ इंच बाहेर जर पाणी दिलं तर मुळी इथं आली आणि पाहिजे तेवढं पाणी पिली आणि मग वापसा राहते नाही तर वापसा राहत नाही याचा अर्थ पाणी कुठे दिलं पाहिजे वापसा जर मिळवायचं आहे तर पाणी कुठे दिलं पाहिजे सावलीच्या सहा ते नऊ इंच बाहेर सावलीच्या आतमध्ये नाही सावलीच्या सीमेवर नाही आतमध्ये पाणी पावसाचं भरलं किंवा तुम्ही सिंचनाचं पाणी भरलं मुळ्या सडल्या पानं पिवळे पडले आणि म्हणून मुळीच्या सावलीच्या आतमध्ये पाणी नको सावलीवर नको सावलीच्या सहा ते नवीनचं पाणी पाहिजे लिहा मुळींनी किती वापसा घ्यावा मुळींनी किती वापसा घ्यावा किती अन्न खावं हे ठरवण्याचा अधिकार मुळीचा आहे शेतकऱ्याचा नाही कोणत्याही झाडाची दुपारी बारा वाजताची सावली पडते कोणत्याही झाडाची दुपारी बारा वाजताची सावली पडते त्या सावलीच्या शेवटल्या कडेला सीमेवर त्या सावलीच्या शेवटल्या कडेला म्हणजे सीमेवर वापसा घेणारी मुळी असते सावलीच्या आत अजिबात नसते सावलीच्या जर पाणी दिलं किंवा सावलीच्या सीमेवर दिलं तर वापसा निर्माण होत नाही वापसा निर्माण होत नाही उलट मुळ्या सडतात आणि पानं पिवळी पडतात आणि म्हणून जर आपण सावलीच्या सहा ते नवीनचं पाणी दूर दिलं आणि म्हणून जर आपण सावलीच्या सहा ते नऊ इंच बाहेर दिलं तर वापसा राहतो सावलीच्या बाहेर जर जमीन सपाट असली सावलीच्या आत आणि बाहेर जर जमीन सपाट असली तर मुळीजवळ पाणी साठून राहतं व वापसा राहत नाही तसेच पावसाचं पाणी जर खोडाजवळ साठलं तसेच पावसाचं पाणी जर खोडाजवळ साठलं तरी वापसा राहत नाही मुळ्या सडतात आणि म्हणून सावडीच्या शेवटल्या कडेपासून बाहेरच्या बाजूला आणि म्हणून सावडीच्या शेवटल्या कडेपासून बाहेरच्या बाजूला सहा ते नऊ इंच दूर नाली काढून नालीतून निघालेल्या मातीची भर खोडाजवळ टाकून जर खोडापासून नालीपर्यंत उतार काढला जर खोरापासून नालीपर्यंत उतार काढला तर पावसाचं पडणारं पाणी ताबडतोब कुठे येतं नालीत येतं संग्रहित नाही तर पावसाचं पडणारं पाणी ताबडतोब नालीत येतं थांबत नाही व मुळीच्या क्षेत्रात असणारा ओलावा सुद्धा व मुळीच्या क्षेत्रात असणारा ओलावा सुद्धा ताबडतोब निचरून नालीत येतो आणि मुळीजवळ वापसा राहतो आणि मुळीजवळ वापसा राहतो आता बघा या सावलीच्या आपण बाहेर नाली काढली सावलीच्या बाहेर नाली काढली आपण आणि ही जी माती निघाली या मातीची काय केली खोडापर्यंत भर दिली तर काय होईल की हे जे पडणारं पाण्यात थेंब आहे कुठे सरकन कुठे येईल येतील आणि या मुळीच्या क्षेत्रात जो अतिरिक्त ओलावा आहे हा सुद्धा कुठे येईल नाले आणि मग वापसात येईल आहे ना तर आपल्याला ही पद्धत अंमलात आणायची आहे जेणेकरून वापसा ताबडतोब निर्माण करता समजलं का आता दहा टक्के पाणी पाहिजे ते कसं समजून घेऊया आपण लिहा ऊस केळी ऊस केळी भात डाळिंब द्राक्ष मोसंबी व भाजीपाला कापूस या सगळ्या पिकांना दहा टक्केच पाणी कसं देता येईल आणि नव्वद टक्के पाण्याची बचत कशी करता येईल हे आपण आता बघूया याचं तंत्र नव्वद टक्के पाणी बचतीचं तंत्र लिहा जल व्यवस्थापन नंबर एक या तंत्राचं नंबर एक झाडाची पानं दिवसा प्रकाश संश्लेषण क्रियेच्या माध्यमातून जे अन्न तयार करतात त्यापैकी काही अन्न पानांच्या श्वासोच्छवासात खर्च होतो काही अन्न मुळी वाटे जीवाणूंना खाऊ घातल्या जातं काही अन्न उद्याच्या झाडाच्या विकासासाठी खर्च होतं काही अन्न उद्याच्या झाडाच्या विकासासाठी म्हणजे वाढीसाठी खर्च होतं काही अन्न मुळीच्या विकासासाठी खर्च होतं आणि शिल्लक राहिलेलं सर्व अन्न रुबिस्को प्रथिनांच्या माध्यमातून स्वरूपात रुबिस्को प्रथिनांच्या स्वरूपात खोडामध्ये साठवलं जातं खोडामध्ये हे अन्न साठवणं म्हणजेच खोडाची वाढ झाडाची वाढ जर खोडामध्ये शंभर किलो अन्न साठवलं जर खोडामध्ये शंभर किलो अन्न साठवलं समजा तर त्यातून आपल्याला तेहतीस किलो धान्याचं उत्पादन मिळतं तर त्यातून आपल्याला तेहतीस किलो धान्याचं उत्पादन मिळतं किंवा पन्नास किलो फळं आणि ऊसाचं उत्पादन मिळतं किंवा पन्नास किलो फळ किंवा ऊसाचं उत्पादन मिळतं याचा अर्थ जेवढा अन्न साठा खोडा साठवल्या जाईल याचा अर्थ जेवढा अन्न साठा खोडामध्ये साठवल्या जाईल तेवढं आपलं उत्पादन वाढेल शंभर किलो साठला तर किती मिळतो पन्नास किलो ऊस मिळतो आणि दोनशे किलो साठला तर आणि शंभर किलो साठला तर पन्नास किलो आणि पन्नास किलो साठला तर पंचवीस किलो म्हणजे लिहा म्हणजे पानांनी जेवढं अन्न तयार केलं पानांनी जेवढं अन्न तयार केलं ते संपूर्ण अन्न खोडा साठलंच पाहिजे नंबर दोन काही कारणाने जर पानांनी निर्माण केलेलं संपूर्ण अन्न खोडा साठवल्या गेलं नाही काही कारणाने जर पानांनी निर्माण केलेलं अन्न खोरा साठवल्या गेलं नाही तर खोड पानांना आदेश देतं तर खोड पानांना आदेश देतं की कृपा करून अन्न निर्मिती कमी करा तर दुसऱ्या दिवशी पानं कमी अन्न तयार करतात आता मी समजून सांगतो तुम्ही लिहू नका समजा पानाने शंभर किलो अन्न तयार केलं पण खोड एवढं लहान आहे खोडाची गोलाई एवढी लहान आहे की फक्त सत्तर किलो अन्न त्या साठवल्या जातं खोडाची गोलाई एवढी लहान आहे की शंभरपैकी सत्तर किलो अन्न साठवलं जातं तर हे खोड पानांना काय सांगतं किती अन्न तयार कर फक्त सत्तर किलो अन्न तयार कर कारण गोडाहून लहान आहे दुसऱ्या दिवशी पानं फक्त सत्तर किलो अन्न तयार करतात आता मला सांगा शंभर किलो साठवलं तर पन्नास किलो ऊस आणि सत्तर किलो साठ किती ऊस किलो ऊस किती मिळेल पस्तीस किलो म्हणजे उत्पादन ऊसाचं उत्पादन घटेल का वाढेल लिहा याचा अर्थ जर पानांनी निर्माण केलेलं सर्व अन्न खोडा साठवलं गेलं नाही तर उत्पादन घटेल म्हणून पानांनी जेवढं उत्पादन अन्न उत्पादन केलं ते सगळं जर खोडा साठवलं गेलं नाही तर उत्पादन घटेल कारण दुसऱ्या दिवशी पानं कमी निर्माण करतील अन्न कमी निर्माण करतील कारण दुसऱ्या दिवशी पानं अन्न कमी निर्माण करतील नंबर तीन याचा अर्थ पानांनी निर्माण केलेलं संपूर्ण अन्न साठवण्यासाठी खोळाची काय वाढवली पाहिजे जाडी वाढवली पाहिजे खोळाचा आकार वाढवला पाहिजे आता आपलं टार्गेट काय खोडाचा आकार वाढवणे लिहा नंबर चार मुळीचा आकार वाढल्याशिवाय खोडाचा आकार वाढत नाही मुळीचा आकार वाढल्याशिवाय खोडाचा आकार वाढत नाही म्हणजे खोडाचा आकार वाढण्यासाठी आता मुळीचा आकार वाढवला पाहिजे म्हणजे खोडाचा आकार वाढवण्यासाठी आता मुळीचा आकार वाढवला पाहिजे मुळीची लांबी वाढल्याशिवाय मुळीची जाडी आकार वाढत जाडी वाढत नाही ला मुळीची लांबी वाढल्याशिवाय मुळीची जाडी वाढत नाही याचा अर्थ मुळीची जाडी वाढवण्यासाठी याचा अर्थ मुळीची जाडी वाढवण्यासाठी मुळीची काय वाढवली पाहिजे लांबी वाढवली पाहिजे राईट मुळीची लांबी वाढवली पाहिजे नंबर सात सहा पाच तीन दोन काय असून ते मुळीपासून पाणी दूर दिल्याशिवाय मुळीची लांबी वाढत नाही भिकारी शेतकऱ्यांच्या हातापासून सबसिडी दूर गेल्याशिवाय हात लांबत नाही इथं बसलेले सोडून तसं मुळीपासून पाणी दूर दिल्याशिवाय मुळीची लांबी वाढत नाही म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आता म्हणजेच सावलीच्या बाहेर पाणी द्यावे लागेल लिहा म्हणजेच समोर आलो आपण आता म्हणजेच सावलीच्या शेवटल्या सीमेच्या सहा ते नऊ इंच बाहेर पाणी द्यावं लागेल राईट मित्रांनो एक मिनिट लक्षात ठेव आता ही मुळी आहे हे उसाचं झाड आहे डाळिंबाचं आहे आणि आता ही मुळी तुम्ही इथंही पाणी दिलं इथंही पाणी दिलं आणि इथंही पाणी दिलं तर मुळी जाग्यावर पाणी दिल्यामुळे मुळी थांबली जाग्यावर पाणी मिळाल्यामुळे काय झालं मुळी थांबली बापानं कमावलं संपेपर्यंत पोट कामाला जात खरं ना तसं जाग्यावर पाणी मिळाल्यामुळं मुळी तर थांबली आता काय केलं तुम्ही इथलं पाणी बंद केलं इथं पाणी दिलं आता मुळीला पाणी घेण्यासाठी कुठे यावं लागेल दुसरे जे यावं लागेल नाही का मग आता मुळी पाणी घेण्यासाठी इथं आली तेव्हा तिची लांबी वाढली लांबी वाढली जाडी वाढली जाडी वाढली तर खोळाची जाडी खोळ्या जाडी वाढली तर उसाची लांबी ऊसाची वाढली तर पानाची संख्या पानाची संख्या वाढली तर प्रकाश संश्लेषण क्रिया अन्न निर्मिती उसाचं टनेश डाळिंबाचं टनेश आणि खिसा वाढला आणि स्विस बँकचं अकाउंट एवढं महत्व आहे म्हणून म्हणून पाणी सावडीच्या बाहेर दिलं पाहिजे आता दहा टक्क्याचं गणित पाहू पाहिजे या दहा टक्क्याचं गणित नव्वद टक्के बचत आणि मग सात किलोचा ऊस केवढा सात किलोचा पाच किलोचा ऊस तुम्ही आपल्या सैन्याच्या हातात बंदुका देऊ नका आमचे ऊस द्या पाकिस्तानी पळून जातील असा वाक्य ऊस आहे मित्रांनो समजा आहे झाडं आहे डाळिंबा आहे चिकू आहे आंबा आहे पपई आहे केळी आहे ऊस आहे सगळेच आहे आता हे नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार हे झाड आहे ही नाली आहे सरी आहे झाड आहे सरी आहे झाड आहे सरी आहे आता मला सांगा मी एक हातानं पाणी पिलो तर त्याच पोटात जाते दोन्ही हातानं पाणी पिलो तरी त्याच पोटात जाते मग दोन्ही हातानं पाणी पिल्यानं त्याच पोटात जात असन आणि एका हाताने प्यास बोलत जाते तर दोन हातानं पाणी पिण्याची आवश्यकता आहे का समजा आता तुम्ही इथं पाणी दिलं प्रत्येक सदीत पाणी दिलं तर शंभर टक्के पाणी तुम्ही खर्च केलं किती केलं एकूण समजा तुम्ही इथं पाणी दिलं इथं पाणी नाही दिलं इथं पाणी दिलं इथं पाणी नाही दिलं है ना आता हे पाणी याही मुळ्यांना भेटलं याही मुळ्यांना भेटलं हे पाणी या मुळांना भेटलं या मुळांना भेटलं इथं पाणी देण्याची आवश्यकता आहे का नाही का देता म्हणजे एक सोडून एका सरीत पाणी दिलं तर दोन्ही झाडांना मिळते इथं देण्याची आवश्यकता नाही म्हणजे किती बचत पन्नास टक्के बचत समजलं ना आता आपण इथं पाणी दिलं आणि इथं आच्छादन दिलं गच्च भरून टाकलं आच्छादन इथं पाणी दिलं इथं आच्छादन दिलं आता जेव्हा शंभर लिटर पाणी तुम्ही देता जमिनीमध्ये जमिनीला भेगा पडतात त्या भेगातून पन्नास लिटर पाणी हवेत निघून जाते पन्नास टक्के बाष्प उत्सर्जन क्रियेनं म्हणजे ट्रान्स इव्हॉपरेशन लॉसेसमधून आपण जेव्हा आच्छादन झाकतो किंवा इथून उडून जाणारं पाणी वाचलं का गेलं वाचलं ओलावा टिकून राहिला म्हणजे आणखी पंचवीस टक्के बचत आपण एका आळेत पान दिलं तर पन्नास टक्के बचत आहे ना हां मग आता इथं पान दिलं आणि हे काय केलं झाकून टाकलं तर हा ओलावा जो उडून आहे तो थांबला म्हणजे आणखी पंचवीस टक्के बचत आणि हे आच्छादन रात्री काय करते हवेतला ओलावा खेचून घेते आणि मुळीला पुरवते म्हणजे आणखी पंधरा टक्के बचत आणि हे आच्छादन पुरवलं ह्युमस एक किलो पकडते म्हणजे आणखी बचत म्हणजे किती बचत झाली नव्वद टक्के बचत झाली किती झाली नव्वद टक्के म्हणजे याचा अर्थ झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये जर तुमच्याकडे एक एकरची उलटाची सिंचनची व्यवस्था असेल रासायनिक शेतीमध्ये तुम्ही करता ती तर झिरो बजेट शेतीमध्ये तुम्हाला त्याच पाण्यामध्ये किती एकर ऊस लावता येतो दहा एकरचा ऊस जगवता येतो मोसंबी संत्रा डाळिंब द्राक्ष दहा एकरच्या जगवता येतात तेव्हा रावसाहेब गावटेचा झाईंब जिवंत राहिले मोसंबी जिवंत राहिले बाकीचे मित्रांनो पाणी कारखान्यात तयार नाही होत पाण्याचे साठे सीमित आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे कदाचित काय होते काही सांगता येत नाही आणि म्हणून पाणी निर्मिती आपल्या हातात नाही पण पाण्याची बचत आपल्या हातात जरूर आहे आणि ती आपण नव्वद टक्के करू शकतो जर महाराष्ट्र सरकारनं झिरो बजेट नैसर्गिक शेती एक पॉलिसी म्हणून स्वीकारली तर महाराष्ट्रामध्ये जेवढं काही सिंचनाचं पाणी आज उपलब्ध आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर तेवढ्या पाण्यात दहा पट जास्त पाणी आपण देऊ शकतो तहानलेल्या तालुक्यांना सातारा जिल्ह्यातले मानखटाव तालुके सदा दुष्काळी सांगली जिल्ह्यातले तासगाव आणि दहा सहा जिल्हे सदा दुष्काळी पाणी नाहीये विटावरे आमचे तुमचे सोलापूरचे बहुतेक सगळे दुष्काळी जिल्हे नगर जिल्ह्यातले सहा जिल्हे सतत दुष्काळी जर उसाचं पाणी हे नव्वद टक्के वाचवलं आणि ते पाणी जर आपण त्या तालुक्यांना तहानलेल्या तालुक्यांना दिलं तर सामाजिक न्याय प्रस्थापित होईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला काय मिळेल पाणी मिळेल आणि म्हणून हे आपण केलं पाहिजे आणि आपण ते आपल्या मॉडेलच्या माध्यमातून करणार आहोत लक्षात आलं का समजलं का पाणी व्यवस्थापन